श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम विजयकार श्रीधर कवी जवळील नाझरे येथील विठ्ठल भक्त ब्रह्माजी पंत घोडके म्हणजेच खडके आणि सौ सावित्रीबाई यांना इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये एक मुलगा झाला त्याचे नाव श्रीधर त्यांनी घरच्या घरी संस्कृत प्राकृत ग्रंथ ज्ञानेश्वर एकनाथ आणि मुक्तेश्वर यांचे ग्रंथ यांचा अभ्यास केला श्रीधर स्वामींचे बरेचसे आयुष्य पंढरपूर येथे गेले या काळात त्यांनी पुराणे सांगितली कीर्तने केली तसेच हरिविजय रामविजय पांडव प्रताप जैमिनी अश्वमेघ शिवलीलामृत वगैरे अनेक मराठी ओवी ग्रंथ ग्रंथ लिहिले श्री रामविजय हा ग्रंथ श्रीधराने इसवी सन सतराशे तीनमध्ये लिहिला याचे चाळीस अध्याय असून सहा हजार एकशे सत्तेचाळीस उभे आहेत वाल्मिकी रामायण हा रामविजयाचा मूळ आधार असला तरी अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथातून त्यांनी कथा घेतल्या आहेत सुलोचनेची परीक्षा अहिरावण महिरावण या कथा अग्निपुराणातून घेतल्या आहेत श्रीधरांच्या गोष्टी वेल्हाळपणामुळे विजय हा ग्रंथ मनोरंजक झाला आहे वाचकांना सदाचाराने वागण्यास उत्तेजन द्यावे त्यांचे लक्ष परमार्थाकडे वळवावे हे श्रीधरांचे लेखन हेतू आहेत श्रीधर स्वामी इसवी सन सतराशे एकोणतीसमध्ये कैलासाची झाले रामविजय ग्रंथाचे हे कथासार वाचकांना आवडव हीच इच्छा बालकांड श्री राम विजय कथासार श्री राम विजय कथासार बालखंड अध्याय पहिला वाल्मिकी रामायण लिहिती श्री गणेशायन महा श्री सरस्वत्येन महा श्री गुरुवेन महा श्री सीतारामचंद्राभ्यान महा रामस्तुती श्रीराम शरणम समस्त जगताम रामम विनाकागती रामेण प्रतिहत अन्यन्ते कलिमलं रामाय कार्यं नमः रामात् श्रेष्ठति कालभीमभुज भुजगो रामस्य सर्वं वशे रामे भक्तिरखण्डता भवतु मे रामः स्वमेवाश्रयः वाल्मीकिः रामायण श्रीरामविजय कथासा रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाव्यता निशाचरिचमो रामाय महा रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भूतु मे भो राम मामुद्धर हे रामरक्षा स्तोत्र हे करुणेच्या सागरा परमेश्वरा नारायणा तुला नमस्कार असो माझे गुरु श्री ब्रह्मानंद यांना मी वंदन करतो त्यांचे स्मरण झाले की मन भरून येते श्री रामविजय ग्रंथ लिहिण्यास मी सुरुवात करीत आहे तेव्हा आपण माझे अज्ञान दूर करा मी ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री शंकर यांना वंदन करून सर्व सिद्धींचा दाता जो गजानन त्याच्या चरणी माथा ठेवतो गजानना सर्व विघ्ने दूर कर व माझे लेखन पूर्ण करून दे तसेच हे देवी सरस्वती मजवर कृपा कर अशी प्रार्थना करून मी ग्रंथाला प्रारंभ करतो हे शारदे तुझी कृपा झाली तर मुका माणूस सुद्धा वेद घडाघडा बोलू लागेल माझे अज्ञान तूच दूर कर माझ्या हृदयात वस्ती कर मी अज्ञ आहे केवळ तुझ्या कृपेमुळे मी श्रीराम विजय ग्रंथ पूर्ण करू शकेन हे सद्गुरू तुमचे चरण माझ्या हृदयात ठेवा गुरुशिवाय परमार्थ तत्व कळत नाही तेव्हा हे ग्रंथलेखन पूर्ण होवो असा तुमचा आशीर्वाद मला द्या कारण चंद्र असेल तर चांदणे असते सूर्य असेल तर त्याचे किरण असतील पाणी असेल तर बीजाला अंकुर फुटतो तसे गुरु असतील तर ज्ञान प्रकट होईल हे संत सज्जनानो मी रामचंद्रांचे अलौकिक चरित्र मराठी भाषेत सांगण्याचे मोठे धाडस करीत आहे आपल्या आशीर्वादाने ते पूर्ण होईल माझे हे लहान मुलासारखे बोलणे माझे बोबडे मोडके तोडके बोल आपण गोड मानून घ्या आणि सद्गुरूप्रमाणे आपणही मला आशीर्वाद द्या शतकोटी प्रविस्तर असे ज्या रामचरित्राचे वर्णन रामरक्षक बुधकौशिक ऋषींनी केले आहे त्याचा मला कसा बरे अंत लागेल वाल्मिकीने स्वतःच रामायण लिहिले तरी त्यांचे समाधान झाले नाही त्याशिवाय इतर अनेक श्रेष्ठ कवींनीही आपापल्या रीतीने रामकथा खोलवली आहे पण सर्वश्रेष्ठ कवींनी वाल्मिकी रामायणाचाच आधार घेतला आहे वाल्मिकी नाटकम या ग्रंथाच्या आधारे मी हे रामचरित्र लिहित आहे वाल्मिकींसह सर्व कवींना मी आदराने नमस्कार करतो वाल्मिकी ऋषींची पूर्वकथा वाल्मिकी ऋषींवर भगवंताची कृपा कशी झाली ती कथा मोठी अद्भुत आहे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक ब्राह्मण मुलगा किरात लोकांच्या संगतीने आपले धर्माचरण सोडून कुमार्गाला लागला वाईट संगतीने मनुष्य बिघडतो तसा तो आपल्या मार्गापासून ढळला रारावणात राहून इतर किरातांबरोबर तो वाटमाऱ्या करू लागला तो दिसायलाही भेसूर व भिसदायक होता अरण्यात निर्जन मार्गाने कोणी प्रवासी कोणी वाटसरू जाऊ लागले की वाटमारे लोक त्यांना पकडीत आणि लुटीत असत त्या किरातांनी त्या ब्राह्मणाचे नाव वाल्या असे ठेवले होते तो पर्वतांच्या गुहेत राहत असे आणि दहा बारा गावे त्याने नजरेखाली ठेवली होती त्याचा परिवारही त्याच गुहेत राहत असे त्याने कित्येक लोकांना ठार मारले होते त्यांच्याजवळील धन लुबाडले होते त्याने हत्या करताना स्त्री बालक ब्राह्मण यांचा कधीही विचार केला नाही तो एक नियम मात्र पाळीत असे एका माणसाला मारले की तो घरातील रांधणात एक लहानसा खडा टाकीत असे असे होता होता त्याने खूप संपत्ती जमवली त्याच्या घरात खड्यांनी सात रांजण भरत आली होती आपण इतकी माणसे मारतो आणि त्यांची संपत्ती लुटून घेतो याचे त्याला काहीच वाटत नसे वाल्याला नारद मुनी भेटतात वाल्या आता म्हातारा होऊ लागला होता तरी त्याने आपला धंदा चालूच ठेवला होता त्याचे मुलगेही मोठे होऊन क्रूर आणि दुष्ट बनले होते असाच एकदा सायंकाळच्या वेळी तो रानात आडवाटेला टपून बसला होता इतक्यात तिन्ही लोकात प्रसिद्ध असलेले नारद मुनी त्या मार्गाने चालले होते त्यांच्याबरोबर आणखी दोन तीन ऋषी होते ते समोर येताच वाल्या हातात कुराड घेऊन पुढे धावला आणि त्याने त्यांना दरडावले तुमच्याजवळ जे काही असेल ते मुकाट्याने देऊन टाका नाहीतर माझ्या हातातील कुराडीने तुमचे तुकडे तुकडे करेल त्याने सर्वांकडे रागारागाने पाहिले भोवताली किर्द झाडी होती दुसरे कोणीही माणूस नव्हते नारद शांत होते ते त्रिकाल ज्ञानी होते त्रिखंडात संचारी होते ऋषी संवेद ते स्तब्ध उभे होते त्यांनी आपल्या विणेच्या तारा छिडून फक्त गोड आवाजात नारायण नारायण असे परमेश्वराचे नाव घेतले ते ऐकून वाल्या चिडला हे लोक आपल्याला भीत नाही असे पाहून वाल्याच्या मनाची चलबिचे झाली तो कुराड उघडणार तोच नारदानी हात वर करून त्याला थांबवले तेव्हा तो थवकला नारदांचे तेज व धैर्य पाहून आणि त्यांच्याजवळ लुटून घेण्यासारखे काहीच नाही असे पाहून त्याचा आवेश ओसरला नारदांनी पुन्हा विणेचा झंकार केला वाल्याच्या हृदयावर त्याचे प्रतिध्वनी उमटले नारद वाल्याला म्हणाला तू आम्हाला मारणार असलास तर मार पण त्याच्या आधी माझे एक म्हणणे ऐकून घे माणसे मारून अशी वाटमारी करण्यात तू कितीतरी पापी केली पुष्कळ धन मिळवले तुझी बायका आणि मुले आहेत ना तुझ्या धनाचे ते सारे वाटेकरी आहेत पण तुझ्या पापाचे ते वाटेकरी होतील का तू मेलास की तुझी पापे तुळस भोगावी लागतील याचा तू विचार केला आहेस का जे लोक पाप करतात त्यांचे नरकपुरीतील यमाचे सेवक फार हाल करतात त्यांना कढईत उकळत्या तेलात टाकतात धारदार सुरीने त्यांचे अंग चिरतात घाण खावयास लावतात नरकात तुझी बायको आणि तुझे मुलगे तुला सोडवायला येतील का आधी घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना एकच प्रश्न विचारू नये त्यांना विचार मी अनेक लोकांना मारले आणि तुमचे पोट भरले माझ्या धनात तुम्ही जर वाटेकरी झाला आहात तर आता माझ्या पापातही तुम्ही वाटेकरी व्हाल का आम्ही तो येईपर्यंत तिथे थांबतो नारदाच्या बोलण्याचा वाल्यावर मोठाच परिणाम झाला नारदांचे बोलणे वाल्याला पटले तो धावतच घरी गेला इकडे नारद विणेचा धंकार करून नारायण नारायण असा नामघोष करीत बरोबरच्या ऋषींचे एका झाडाखाली बसले वाल्या घरी गेला तो रिकाम्या हाताने धावत आलेला पाहून बायको पुढे झाली मुलगीही आली प्रथम तो धापा टाकीत राहिला मग सर्वांना जवळ बोलावून तो म्हणाला मी वाट माऱ्या करतो लोकांना ठार मारतो खड्यांनी किती रांजण भरले आहेत पहा या पापाचे फळ मला जेव्हा मिळेल तेव्हा ते पाप आपण सारेजण वाटून घेऊ तुम्ही थोडा थोडा वाटा घ्याल ना तेव्हा बायको चकित झाली मुलगे एक पाऊल मागे सरकले बायको म्हणाली आमचे पोषण करणे हे तुमचे कर्तव्यच आहे आम्ही तुमच्या दुष्कर्माचे फळ कामून घेऊ ते तुम्हीच भोगा बायकोचं बोलणे ऐकून वाऱ्याची धुंदी खाडकन उतरली तो दुःखी झाला त्याने मग मुलांना विचारले मुले ही पापाची वाटेकरी होईना तेव्हा तो खाली मान घालून नारदांकडे परत आला त्याला पश्चाताप झाला होता त्याने नारदांच्या पायावर डोके ठेवले तो नारदाना म्हणाला महाराज तुमचे बोलणे खरे ठरले माझा सारा अंदाज चुकला माझ्या संपत्तीत मिळकतीत सारे वाटेकरी होतात पण माझ्या पापात वाटेकरी व्हायला माझी बायको माझी मुले कोणीही तयार नाही माझे डोळे आता पुरते उघडले आता मी पाप करणार नाही मी तुम्हाला शरण आलो आहे या पापातून माझा उद्धार कसा होईल मी आजपर्यंत कितीतरी हत्या केल्या अरे रे मी आता काय करू नारदाने विचार केला एवढी पापे केलेला हा माणूस त्यांनी वाल्याला सरळ रामनामाचा जप करण्यास सांगितले पण रामनामही त्याला म्हणता येणार त्याच्या ओळखीचा शब्द म्हणजे मरा तेव्हा तो मरा मरा असे म्हणायला लागला पण आपोआप त्याच्या तोंडातून राम राम असा जप होऊ लागला मग नारद मुनी वाल्याला म्हणाले आता तू वाटमारे सोडून दिलीस तर तुझा उद्धार होईल माझ्यावर विश्वास ठेव एका जागी बसून नामस्मरण कर हलू नकोस कायम तोच शब्द म्हणत राहा असे म्हणून नारदानी त्याच्याकडून वारंवार मरा मरा असे म्हणून घेतले वाल्या भराभर मरा मरा असे म्हणू लागला त्याच्या तोंडून राम राम असा उच्चार येत आहे असे पाहून नारद त्याला आशीर्वाद देऊन निघाले वाल्याने सर्व ऋषींना नमस्कार केला त्याने कुराट टाकून दिली हो दिलीच होती तो त्याच वृक्षाखाली मांड घालून बसला व नारदांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राम राम असे म्हणू लागला तास दिवस महिने वर अनुवर्षे गेली पण वाल्या एवढा स्थिर बसला होता की त्याच्या भोवती मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले काही अशी काही वर्षे गेली त्याच रस्त्याने नारद पुन्हा जात असता ते त्या वृक्षाजवळ आले आणि थबकले तेथे त्यांना एक वारूळ दिसले त्यांना वाल्याची आठवण झाली तोच वारुळातून राम राम असे शब्द ऐकू येऊ लागले त्यांना शंका आली वाल्यात वाल्या तर ह्या वारुळात नसेल त्यांनी हळूहळू माती दूर करून वारुळ उकरले तो आत एक वृद्ध ऋषी होय हा वाल्याच असणार तो तर समाधीत होता नारदानी त्याला समाधीतून जागे केले ते वारुळ सोडून मुंग्या दुसरीकडे पूर्वीच निघून गेल्या होत्या नारदाना पाहताच तेजस्वी शरीर असलेल्या वाल्याने नारदांचे पाय धरले त्याच्या मुखावर शांती होती तेज होते मनाने गुरुवर विश्वास आणि तोंडाने निरंतर रामनाम दरोडेखोर आल्या दरोडेखोर वाल्या नष्ट झाला आणि त्याचे वाल्मिकी ऋषी झाले नारदांना पाहताच त्याला भरून आले तो आता ज्ञानी झाला होता नारदांची थोरवी त्याला कळाली होती दाटलेल्या कंठाने तो म्हणाला मुनिवर्य मी आपणाला ओळखले आपली माझ्यावर केवढी कृपा झाली आता मी पूर्वीचा राहिलो नाही होय नारद म्हणाले वाल्मिक म्हणजे मुंग्यांचे वारून त्यात तू बसला होता म्हणून तुझे नाव मी आता वाल्मिकी असे ठेवतो तो म्हणाला महाराज मी आपली काय सेवा करू नारद म्हणाले तू त्रिकाल ज्ञानी होती पुढे अयोध्येमध्ये श्री रामचंद्र नावाने प्रभू अवतार घेणार आहे तू त्यांचे उत्तम चरित्र वर्णन कर तुला सर्व ज्ञान आपोआप प्राप्त होईल अशी आज्ञा करून नारद निघून गेले वाल्मिकी इकडे तिकडे पाहू लागला तो पूर्वीची झाडे जाऊन तेथे नवीनच झाडे दिसत होती आपण कितीतरी वर्षे येथे बसलो होतो हे त्याने ओळखले भोव भोवतालचे सृष्टी समुद्र पाहून त्याच्या ठिकाणी प्रतिभा जागृत झाली त्याचे मन कोमल झाले होते त्याने नदीजवळ आश्रम बांधला आणि तेथे बसून तो काव्य रचना करू लागला नारदानी रचलेले शतकोटी श्लोकांचे ते प्रभू रामचंद्रांचे चरित्र दिव्य झाले होते ते चरित्र काव्य इतके उत्तम झाले होते की ते आपल्याला हवे असे पृथ्वीवरील सर्व लोक म्हणू लागले पाताळातील लोक म्हणू लागले हे ते रामायण आम्हाला हवे तर स्वर्गातील लोकही रामायण आम्हाला हवे असे म्हणू लागले त्यांचे भांडण मिठेना तेव्हा तिन्ही लोक शंकराकडे गेले शंकराने न्याय केला त्याने राम ही दोन अक्षरे आपल्यासाठी ठेवून उरलेल्या ग्रंथाची तीन लोकात समान वाटणी केली हलाहल प्राशन करून त्यांच्या कंठाचा दाग होत होता तो रामनामाने शांत झाला ते पाहून पार्वतीला फार आश्चर्य वाटले ज्या चरित्रातील दोन अक्षरामुळे तुमच्या कंठाचा दाह शांत झाला ते चरित्र केवढे प्रभावी असेल मला ते सांगाल का ती शंकराला म्हणाली तेव्हा शंकराने ती कथा पार्वतीला सांगितली ती कथा गरुडाने पाताळात नागांना सांगितली अगस्त्याने कर्दलेवनात ऋषींना सांगितली ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले हनुमंताने ही वानरांना सांगितली होती आणि बद्रिका वनात तीच कथा व्यासानी ऋषींना सांगितली आता तीच कथा श्रीधर कवी वाल्मिकीनाटकम या संस्कृत ग्रंथाच्या आधारे मराठी आबाल वृद्धांना समजेल अशी सांगत आहे या ग्रंथाचे पारायण केल्यास भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील पहिला अध्याय समाप्त